हसीन है कभी हंसाती है तो कभी रुलाती है लेकिन जो जिंदगी की भीड़ में खुश रहता है जिंदगी उसी के आगे सिर झुकाती है नमस्कार मैं हूँ अमोल आप सभी रेडियो पुनेरी आवाज सुनने वालों को मेरी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं आप सुन रहे हैं radio Puneri Awaaz one nought seven point eight F M खुश रहो खुशियाँ बांटो नमस्कार तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आणि आनंद लोटा राजकीय हमसफर या शोची सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो मी आरजी तेजस्वी तुमच्या सोबत आहे आणि नेहमीप्रमाणे यावेळी तुमच्यासोबत येतच असते आणि सध्या लॉकडाऊन आहे आणि कोरोनासारख्या आजारामुळे सगळेच घरात आहेत परंतु आपण घरात इतक्या चांगल्या प्रकारे राहतोय म्हणजे कुठल्याही प्रकारची चिंता नाही टेन्शन नाही फक्त घरात राहायचंय पण आपण इतक्या सुखात राहतोय पण आपली काळजी घेणारे आजही पूर्ण पोलीस स्टाफ आपली पूर्णपणे काळजी घेतात आणि मला कधी कधी हा प्रश्न पडतो की त्यांना लॉकडाऊन नाहीये का <laughs> तर मग या सगळ्या तुमच्या मनात काय प्रश्न असतील माझ्याही मनात बरेच प्रश्न आहेत तर आपण डायरेक्टली आपण सरांशीच बोलणार आहोत आपल्या स्टुडिओमध्ये पोलीस ऑफिसर्स आज उपस्थित आहेत त्यामुळे सर्वप्रथम सर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम सर <clears throat> तुमचा परिचय आपल्या सर्व श्रोत्यांना ऐकायला आवडेल माझं नाव विवेक वसंतराव मुगळीकर मी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत वाकड पोलीस स्टेशन आहे त्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून मी सध्या काम पाहत आहे अच्छा मी माझं शिक्षण एमयूएससी एलएलबी ओके आणि एमबीए सुद्धा आहे मी अशा प्रकारचं माझं शिक्षण झालंय आणि गेल्या पाच वर्षापासून मी पुण्यामध्ये काम करतोय अच्छा आणि वाकड पोलीस स्टेशनला गेली तीन महिने मी इथं वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करतोय अच्छा आणि सर जसं की आता दोन महिने म्हणजे तुम्ही वाकडमध्ये आले आणि हे लॉकडाऊन सुरू झालं मला असं वाटतंय हो. कोरोना तर त्याबद्दल म्हणजे या कोरोना सारख्या आजाराबद्दल तुमचं काय मत आहे वैयक्तिक कोरोना हा आजार आता वैश्विक महामारी झालेला आहे हा पूर्वी चीनपुरते मर्यादित होता त्यानंतर तो पसरत पसरत आता जवळपास विश्वातल्या एकशे दहा देशामध्ये तो आता पसरलेला आहे आणि हो. फार मोठ्या प्रमाणात हळूहळू पसरत आहे आणि या महामारीच्या पार्श्वभूमीवर आपला भारत देश त्याची लोकसंख्याही अफाट आहे चीन नंतर लोकसंख्येमध्ये आपल्या भारत देशाचा क्रमांक लागतो आणि हा करोनासारखा व्हायरस जर वेगानं पसरत गेला तर आपली काय अवस्था होईल याची कल्पना सुद्धा करवत नाही त्यामुळे माननीय पंतप्रधानांनी अगदी वेळीच लॉकडाऊनचा निर्णय घेतला आणि पूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन सध्या चालू आहे आणि ह्या लॉकडाऊनमध्ये जनतेचं सहकार्य अपेक्षित असं सहकार्य आम्हाला मिळत आहे परंतु काही लोक असतात की ज्यांना ह्याचं गांभीर्य कळत नाही त्या लोकांनी ह्याचं गांभीर्य ओळखून ह्याचं सिरियसनेस ओळखून आपापल्या घरात राहायचे स्टे होम स्टे सेफ हा आजच्या काळाचा हा परवलीचा शब्द आहे नक्कीच आणि खरंच मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे सरांनी खूप छान वाक्य सांगितलं स्टे होम स्टे सेफ आणि ते आपल्यासाठी दिवस रात्र उन्हात असतात आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते आपल्यासाठी बाहेर असतात मग सर मला हा प्रश्न पडतो जसा तुम्ही सगळ्यांना घरात बसा घराच्या बाहेर पडू नका आणि सगळ्यांच्या फॅमिलीची तुम्ही काळजी घेता मग तुम्ही लॉकडाऊन कसं म्हणजे तुमच्यासाठी काय आहे नियम हा आता अगदी बरोबर चांगला प्रश्न विचारलात काही गाईडलाईन्स आमच्यासाठी आरोग्य खात्याने दिलेल्या आहेत ज्यावेळी या लॉकडाऊनमध्ये आमची जी ड्युटी संपते आणि आम्ही ज्यावेळी घरी जातो त्यावेळी आम्ही अगोदरच फोनवर आमच्या घरच्यांना सूचना देतो की आम्ही घरी येत आहोत आणि मग घरची आमची पत्नी तो दरवाजा उघडा ठेवते नक्कीच आणि सर आपल्याला लाईव्ह कॉल येणार आहे कारण तुम्ही आज आहात तर आपण त्यांनाही घेऊया आपल्यासोबत चालेल चालेल नमस्कार हॅलो हॅलो लाईव्ह लाईव्ह आवाज येत नाही आपला येस मॅम कोण बोलताय कुठून बोलताय मॅम तुम्ही आम्ही काळेवाडीतून बोलतो परंतु लाईव्ह आवाज येत नाही मॅडम लाईव्ह आवाज येत नाहीये का हा ठीक करा हा ओके ओके थँक्यू मॅम आम्ही घरी गेल्यानंतर पत्नी दरवाजा उघडा ठेवते आणि घरी गेल्यानंतर बाहेर एक छोटासा बॉक्स असतो आणि आमच्या जवळच्या ज्या वस्तू आहेत मोबाईल आहे चावी आहे पेन आहे बेल्ट आहे ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत आम्ही एका बॉक्समध्ये काढून ठेवतो सॅनिटायझरनं त्या वस्तू सगळ्या पुसून घेतो आणि आमचे सगळे कपडे काढून आम्ही डायरेक्ट बाथरूममध्ये जातो बाथरूममधून सगळे कपडे आम्ही डिटर्जंट सोड्यामध्ये भिजवतो त्यानंतर स्नान करून आम्ही बाहेर येतो आणि स्वतःला सुद्धा एका रूममध्ये आम्ही क्वारंटाईन करून घेतो की बाबा आम्ही खूप फिरतोय आणि आमच्याबरोबर विविध लोक आमच्या संपर्कात येतात कुठं ना कुठं संसर्ग होण्याची शक्यता असते हो, म्हणून मग आमच्या संसर्गापासून आमच्या कुटुंबाचं रक्षण होण्यासाठी आम्ही स्वतःला एका छोट्या रूममध्ये क्वारंटाईन करून घेतो अशा प्रकारची आम्ही काळजी घेतो तुमच्यासाठी आम्ही सतत अविरत कार्यरत असतो परंतु आम्हालाही आमच्या कुटुंबाची थोडीशी का होईना काळजी घ्यावी लागते ती अशा पद्धतीने आम्ही काळजी घेतो नक्कीच आणि खरंच श्रोते हो, आपण या गोष्टींचा कधीच विचार करत नाही की त्यांना सुद्धा फॅमिली आहे आणि तरी सुद्धा ते आपल्यासाठी एवढ्या गोष्टी करतात तर आपणही कुठेतरी कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे आणि खरंच सगळ्या सर मी म्हणते की रेडो पुणे संपूर्ण संपूर्ण टीमकडून स्पेशली माझ्याकडून तुम्हाला हॅट्स ऑफ की इतकं चांगल्या प्रकारे कार्य चालू आहे सर मला असं वाटतं अजून खूप काही प्रश्न विचारायचे तुम्हाला पण एक छोटीशी विश्रांती आपण नक्कीच घेऊया आणि या विश्रांतीनंतर आपण आणखी सरांशी बोलणार आहोत आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्हाला काही विचारायचं असेल सरांना तर तुम्ही नक्की मला कॉल करू शकता seven two one nine one nine zero five या नंबरवर नंबर मी पुन्हा एकदा सांगते बहात्तर एकोणीस एकोणीस शून्य शून्य शून्य पाच या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमचे काही प्रश्न सरांना विचारायचे असतील तर विचारू शकता तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका एकत्र रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ आनंदी राहा आनंद लुटा धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना तो उगले उगले हीरे मोती सुनी देश की धरती हर अनसुनी आवाज का अपना प्लेटफॉर्म तो Awaaz one zero seven point eight F M खुश रहो खुशियाँ बांटो कॉल कीजिए seven two one nine one nine triple zero five पर या सुंदर अशा गाण्यानंतर श्रोते मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती हा नक्कीच आपल्या देशाची धरती सोनच उगवते इतकं छान धान्य आपल्याला देते पण तरी सुद्धा आता सध्या लॉकडाऊन मुळे आपण सगळे घरात आहोत पण आपल्या स्वतःच्याच काळजीसाठी या गोष्टी आहेत तर सरांचं पुन्हा एकदा स्वागत सर आणि श्रोते तुम्हाला एक गोष्ट मी त्यांच्याबद्दल हे सांगू इच्छिते की प्रत्येक व्यक्ती हा प्रोफेशनली काहीही असो म्हणजे डॉक्टर असो पोलीस असो किंवा इंजिनियर असो जे कोणी असो परंतु प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सुंदर असा गुण नक्कीच दडलेला असतो आणि त्यामुळे त्या गुणांना नक्कीच आपण वाव देतो आणि ते गुण आपल्या बाहेर येतात आणि त्यामुळे सर पोलीस इन्स्पेक्टरही आहेत पण त्याचबरोबर एक खूप सुंदर कवी सुद्धा आहेत हे मला आत्ताच कळलं तर मग मला असं वाटतंय मग मला कळलं तर तुम्हालाही कळलं पाहिजे ना तर नक्कीच ऐकूया सुंदर अशी सरांची कविता धन्यवाद तुम्ही खूप आमची तारीफ केली नुकतंच आपल्या इथं लॉकडाऊन सुरू आहे आणि करोनाचा सगळीकडे संसर्ग सुरू आहे त्या अनुषंगाने लोकांचं प्रबोधन करावं या हेतूने मी एक गीत रचलं होतं ते बरंच वाकड पोलीस हद्दीत बऱ्याच ठिकाणी ते गीत आम्ही प्रसारित केलं आणि लोकांना त्या गीताद्वारे आवाहन केलंय ते मी तुमच्यासमोर समोर आता गीताद्वारे सादर करून तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतो नका जाऊ तुम्ही आता घराचे बाहेर नका जाऊ तुम्ही आता घराचे बाहेर तेल करोना तुम्हाला रोगाचा आहे नक्का जाऊ तुम्ही आता घराचे बाहेर निघताना बाहेर तुम्ही तोंडास मास्क ला आता तुम्ही तुमच्या घरी ठेवा निघताना बाहेर तुम्ही तोंडास मास्क लावा वाने तुमची आता तुम्ही तुमच्या घरी ठेवा श्वासातून करोनाचे पसरे जह श्वासातून करोनाचे पसरे जहर देल करोना तुम्हाला रोगाचा आहे नक्का जाऊ तुम्ही आता घराचे बाहेर नेहमी तुम्ही साबणाने हात तुमचे धुवा नेहमी तुम्ही हाताला सॅनिटायझर लावा नेहमी तुम्ही साबणाने हात तुमचे धुवा नेहमी तुम्ही हाताला सॅनिटायझर लावा केलाय करोनाने आता भल ताक केलाय करोनाने आता भल ताक देईल करोना तुम्हाला रोगाचा संचारबंदी पाळून तुम्ही वाचवा शहर संचारबंदी पाळून तुम्ही वाचवा शहर देईल करोना तुम्हाला रोगाचा आहे नक्का जाऊ तुम्ही आता घराचे बाहेर नक्का जाऊ तुम्ही आता घराचे बाहेर देईल करोना तुम्हाला रोगाचा आहे देईल करोना तुम्हाला रोगाचा आहे नक्का जाऊ आता तुम्ही घराचे बाहेर क्या बात है सर मन तुमच्या आवाजाने खरंच सगळ्यांच्या मनामध्ये भावना पंक्ती मध्ये मांडले त्यामुळे नक्कीच धन्यवाद सर आणि या सर गोष्टी तुम्हाला आता या गोष्टी सुचल्या सगळ्या आता लॉकडाऊन चालू आहे त्यामुळे कविता मी माझ्या कॉलेज जीवनापासून घेतो आणि माझ्या तुझा एक थेंब नावाचा माझ्या गीतांचा अल्बम सुद्धा प्रकाशित झालेला आहे वा क्या बात आहे आणि कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे आणि लॉकडाऊनमध्ये लोकांसाठी काहीतरी प्रबोधनपर लिहावं कुठंतरी मनाला वाटलं आणि त्यातून हे गीताचा जन्म झाला नक्कीच आणि खरंच लोकांच्या मनामध्ये हे प्रबोधन झालंच पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही खरंच मनापासून इतके प्रयत्न करतात पण सर आम्ही आता सध्या जसं की आता सोशल मीडियाचं जग आहे सगळीकडे छोटे छोटे व्हिडिओज व्हायरल होतात की मुलं त्रास देतात किंवा लोक अजूनही त्रास देतात लॉकडाऊन अजूनही पाळत नाहीत त्याबद्दल तुमचं काय मत आहे बऱ्याच अंशी लोक लॉकडाऊनला सहकार्य करतात पण काही जण असतात की ज्यांना अजून ह्या कोरोनाचं गांभीर्य समजलेलं नाहीये कोरोना रोगाचा प्रसार कसा होतो त्या रोगाची काय लक्षणं आहेत त्या रोगापासून कितपत तो गंभीर आहे हे अजूनपर्यंत ज्या लोकांना समजलं नाही ते लोक अशा प्रकारची कृत्य करतात माझं त्यांना विनम्र आव्हान आहे की आपण कृपया या रोगाचं गांभीर्य लक्षात घ्या आणि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात काय आपल्याला सूचना शासनाने केलेल्या आहेत पोलीस काय सूचना करतात प्रशासन काय करतं या सर्वांचं आपण लक्ष देऊन या सर्वांच्या सूचनांचं आपण पालन करून कृपया आपल्या घरात तुम्ही जर घरात राहिलात तर तुम्ही सेफ राहाल आणि इतरांनाही सेफ कराल नक्कीच आणि हा संदेश मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांसाठी खूप फायद्याचा आहे आणि मोदीजींनी लॉकडाऊन वाढवण्याचं कारण हेच आहे मला असं वाटतं की अजूनही परिस्थिती थोडीशी नाजूक आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं आपण नक्कीच कुठेतरी पालन केलं पाहिजे आता सध्या पिंपरी चिंचवडची काय परिस्थिती आहे कोरोनावर पिंपरी चिंचवडची परिस्थिती पुण्यापेक्षा बरी आहे फार मोठ्या प्रमाणात अजून संसर्ग काही वाढत नाही थोड्याफार प्रमाणात वाढतोय त्याचबरोबर रुग्णांचं करोनामुक्त होण्याचं प्रमाणही वाढतंय अशादा एक चित्र आहे परंतु अजूनही लोकांनी लॉकडाऊन अगदी कसोशीनं पाळणं गरजेचं आहे आणि आपल्याला काही थोडी लक्षणं वाटली कोरडा खोकला असेल सर्दी असेल तात्काळ दवाखान्यात जाऊन उपचार करणं आवश्यक आहे बऱ्याच वेळेला आज एक आमच्याकडे केस आली होती गेल्या आठ दिवसापासून त्याला कोरडा खोकला होता आणि सर्दी होती परंतु तो दवाखान्यात न जाता घरीच वेगवेगळे उपाय करत बसला आणि ज्यावेळी त्याला तो खोकला जास्त झाला त्यावेळी तो दवाखान्यात गेला मग त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो कोविड पॉझिटिव्ह असं निदर्शन झालं त्यामुळे हा जो आठ दिवसाचा पिरियड आहे त्या दरम्यान त्यानं किती जणांना संसार केला आपण सांगू शकत नाही त्यामुळे तुम्हाला थोडा जरी संशय वाटला तुम्हाला खोकला आला किंवा ताप आला किंवा तुम्हाला सर्दी झाली की अशा वेळेस तात्काळ आपण रुग्णालयात जाऊन जे कोविडचे रुग्णालय निर्देशित केलेले आहे जे नेमून दिलेले आहे तिथे जाऊन आपण आपण दाखवायला पाहिजे आणि आपच्यावर उपचार करून घ्यायला पाहिजे जेणेकरून तो आपण ते संसर्ग दुसऱ्याला होऊ शकणार नाही आपण त्यावर योग्य ते उपचार आपल्याला मिळतील नक्कीच आणि खरंच त्यांची काळजी सर तुम्ही सुद्धा करता म्हणूनच तर आज या सगळ्या गोष्टी पिंपरी चिंचवड सध्या परिस्थिती चांगली आहे पुण्यापेक्षा जसं तुम्ही आता सांगितलं सर इतक्या दिवसांमध्ये म्हणजे खरं तर मोदीजींना लॉकडाऊन एक्सटेंड करावं लागलं याचं कारण काय भारतात जवळपास सव्वाशे करोड जनता आहे आणि हा संसर्ग वेगाने पसरला असता तर आपल्याला रुग्णालय रुग्णालयातल्या साधनं सुविधा औषधं बेड्स हे सगळं आपल्याला कमी पडलं असतं नक्कीच कारण आपल्याला कॉल आलेला आहे आपण कॉल घेऊया चालेल हॅलो हॅलो नमस्कार राम सर तुमचं स्वागत आहे रात की हम सफर या शोमध्ये आपल्यासोबत आहे senior police officer doctor Vivek sir नमस्कार विवेक सर नमस्कार नमस्कार सर राम सर हे आपल्या रेडिओ जे आहेत पण ते वर्क फ्रॉम होम आहेत त्यामुळे ते आपल्यासोबत कॉल सोबत जोडले गेले आहेत तर सर तुमचं काय म्हणजे तुम्हाला काय विचारायचं विवेक सरांना नाही विवेक सरांचं जे तुमच्या बरोबर कॉन्व्हर्सेशन चालू आहे ते मला असं वाटतं ते कंटिन्यू राहावं आणि मी मध्ये शंभर टक्के त्यांना प्रश्न विचारणार <laughs> नक्कीच विचारा येस <laughs> येस तर तुम्ही सांगत होते सर लॉकडाऊन तर हे सगळ्या जनतेला जनतेमध्ये हा संसर्ग वेगाने पसरायची शक्यता होती आणि भारतात गर्दीची ठिकाणं खूप आहेत भारत हा उत्सवप्रिय देश आहे आणि मग गर्दीमुळे लोकांमध्ये संसर्ग वेगाने पसरला असता मग भारतात रुग्णालय त्याची रुग्णालयात साधन सामग्री डॉक्टर्स औषधं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अपुऱ्या पडल्या असत्या ह्या लॉकडाऊनमुळे ह्या सगळी तयारी करायला आपल्याला भरपूर वेळ मिळालेला आहे आणि लोकांमध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे की आपण या रोगाशी अगदी धैर्यानं मुकाबला करू शकू आणि करोनामुक्त भारताला करू शकू अशा प्रकारचा एक आत्मविश्वास सगळ्यांमध्ये आलेला आहे आणि लोकांपर्यंत नेमकं करायचं काय या कोरोना मुक्तीसाठी आणि काय करायचं नाही ह्या गोष्टी सुद्धा लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत त्यामुळे लॉकडाऊन हा वेळेवर केला हा अत्यंत चांगली गोष्ट झालेली आहे नक्कीच आणि खरंच एक्सटेंड करण्यामागं खरंच खूप मोठा हातभार आपल्या सगळ्यांसाठीच आहे कारण एक्सटेंड झालं म्हणजे काय तुम्ही अजून घरात आहात म्हणजे लॉकडाऊन सोडलं असतं तर लगेच सगळे घराच्या बाहेर पडले असते तर कदाचित परिस्थिती अजून नाजूक झाली असती त्यामुळे त्यांचा निर्णय खरंच खूप चांगला आहे त्याबद्दल तुम्हाला त्यामुळे पण फायदा आहे आणि सगळ्या जनतेला सुद्धा तर अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत मला अजून खूप सारे प्रश्न सरांना विचारायचे आहेत तर त्यासाठी आपण छोटीशी विश्रांती नक्कीच घेऊया या विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटणार आहोत ऐकत राहा रेडिओ पुणे एकशे सात पॉईंट आठ आनंदी रहा आम्ही आनंद लुटा करते हैं नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं सुनते रहिए पुनेरी आवाज 107.8 खुश रहो खुशियाँ बांटो वेलकम बॅक दोस्तो या छोट्याशा ब्रेक नंतर आणि या सुंदर अशा गाण्यानंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे रात के हमसफर या शो मध्ये आणि आपल्या सोबत आहेत आज डॉक्टर विवेक सर जे सिनियर पोलीस ऑफिसर आहेत आणि आपण त्यांच्याशी खूप साऱ्या गोष्टी जाणून घेतोय म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील कारण म्हणतात ना की सोनाराने कान टोचले की जरा जास्त असर होतं तसंच आहे डॉक्टरांनी जसं मेडिसिन सांगितलं की त्याचा असर होतो तसं जोपर्यंत सरांनी ही गोष्ट सांगितली नाही तोपर्यंत लोकही त्या गोष्टी फॉलो करत नाहीत असं मला तरी वाटतं सर या सगळ्या गोष्टींमध्ये मला एक खरंच मनापासून तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटतो की आता सध्या लॉकडाऊनमुळे खूप गरीब लोकांची हालत आता सध्या पाहायला मिळते की सगळं धान्य वगैरे मिळत नाहीये मग ते लोक तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन येतात त्यांना तुम्ही कसं मॅनेज करता खूप चांगला प्रश्न विचारला लॉकडाऊनमुळे पिंपरी चिंचवडमध्ये अनेक बाहेर राज्यातले मजूर काम करतायत काही वेगवेगळ्या क्षेत्रात ते मजूर काम करतायत आणि लॉकडाऊनमुळे त्यांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे ओके अशावेळी आम्ही एक सर्वे केला आणि सर्वे करून जिथे जिथे ह्या मजुरांची वस्ती आहे त्या मजुरांची एक यादी तयार केलेली आहे आणि त्यांना प्रत्यक्ष विचारून त्यांच्यापैकी एकाला आम्ही त्यांचा प्रमुख असा नेमलेला आहे आणि त्यांना आम्ही विचारून तुम्हाला किती अन्नधान्य लागणार आहे जेवण लागणार आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही एक सर्वे करून त्या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र केल्या आणि त्यानंतर मग नेमकं किती अन्नधान्य लागतंय या संदर्भानं सर्व एनजीओ जे आहेत एनजीओशी आम्ही संपर्क साधला आणि बरीच लोक पुढे आली आम्हाला मदत करण्यासाठी आणि मग त्या लोकांच्या माध्यमातून आम्ही या लोकांना अन्नधान्य पुरवतोय काही लोकांना जेवणाचे डबे सुद्धा पुरवतोय आणि जिथं आम्हाला काही लोकांचे फोन सुद्धा येतात की बाबा आम्हाला आज अन्न मिळत नाही आम्हाला हे मिळत नाही असे सुद्धा काही लोक आहेत की ज्यांना घरी सुद्धा काही खायला नाही असे आपल्या इथले सुद्धा लोक आहेत प्रांतातले तर आहेतच परंतु आपल्या अनेक सुद्धा लोक आहेत हो, हो. त्यांना सुद्धा मी अन्न पुरवठा करतोय आणि एक चांगली गोष्ट मी या कोरोनाच्या निमित्तानं पाहायला मिळाली की भारतीय लोक जे आहेत ते अतिशय मदत करणाऱ्या वृत्तीचे आहेत दानशूर आहेत आणि खूप लोकांचे मदतीचे हात आम्हाला समोर आले आहेत आणि त्या मदतीचे हात आम्ही सोबत घेऊन त्या मदतीद्वारे आम्ही ह्या लोकांपर्यंत पोहोचतोय आणि त्यांना मदत करतोय खरंच आणि त्या लोकांच्या डोळ्यामध्ये एक तुमच्याकडेच एक आशा असते की बाई ह्यांच्यामुळेच आमचं काहीतरी होऊ शकतं कल्याण पण तुम्हाला नाही वाटत का सर काही लोक म्हणजे डबल टिबल घेत असतील आणि काही लोकांना मिळतच नसेल असं कधी घडलंय का उडदा माझी काही काळे गुरे असं असतंय प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात प्रत्येक ढगाला रुपेरी रुपेरी ढगाला एक काळी कडा असते तशा प्रकारचा हा एक पाच दहा टक्के होत आहे परंतु नव्वद टक्के हा जो परप्रांती मजूर आहेत किंवा काही हे लोक आहेत यांना अन्न मिळत नाहीये त्यापैकी आता काही जण परत परत तो घेण्याचा प्रयत्न करणार पण अशी आम्ही खात्री करून त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त गरजू जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो नक्कीच आपल्याला बहुतेक कॉलही आलेला आहे हॅलो हॅलो हा मे अनिता बात अच्छा बोलिये मॅम बोलिये मैं सर और उनके पूरी टीम का बहुत बहुत आभार मानना चाहती जी जी धन्यवाद धन्यवाद सर खूप खूप तुम्हाला धन्यवाद कारण तुमची पूर्ण टीम जी अहोरात्र इथं कार्य करते त्याच्याबद्दल नेहमीच आम्हाला खूप आदर वाटतो आणि कायम असं वाटतं की जेव्हा जेव्हा असे ऑफिसर्स दिसतात जे आपल्या घरची किंवा आपल्या मुलाबाळांची काळजी न करता पूर्ण संसार हा त्यांचा आता हे लॉकडाऊन मध्ये राहणाऱ्या लोकच आहेत आणि त्यांची काळजी घेण्यामध्ये ते अहोरात्र झटतायत तर जेव्हा जेव्हा आम्ही रस्त्यावर तुम्हाला पाहतो तुमच्यासारखे ऑफिसर्स असं वाटतं की एक सेकंड सॅल्यूट करावा कारण आज बॉर्डरवर जे कार्य करणारे लोक आहेत किंवा जे आपले सैनिक आहेत त्यांच्यासाठी कधीतरी अभिमान वाटतोच परंतु त्याच्याही पेक्षा आजचं कार्य खूप महान वाटतं आम्हाला धन्यवाद तुमच्या या धन्यवादाच्या शब्दाने आम्हाला दहा तीचं बळ अंगात संचारल्यासारखं वाटतंय <laughs> आणि अजून काम करण्याची आम्हाला उर्मी मिळते धन्यवाद मॅडम जरूर सर आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला फुल सपोर्ट असेल आम्ही खूप चांगल्या प्रकारचा मानसिक पण आणि वैचारिक दृष्टिकोनातून सगळे मिळून तुम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आणि थँक्यू मॅम आम्ही त्यांना फोन केला त्यासाठी धन्यवाद थँक्यू रेडिओ पुणेरी आवाजवर असे नेहमी तुम्ही प्रोग्राम करत राहा आणि आता सध्या तरी अशा जनसंपर्काची खूप आवश्यकता आहे जे आता तुम्ही पोलीस अधीक्षक आहेत किंवा जे काही हे कार्य करणारे लोक आहेत यांना सातत्याने जर बोलावून अशा प्रकारे लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं कार्य खूप चांगलं गायलं जाईल असं मला थँक्यू सो मच मॅम तुम्ही इतक्या चांगल्या शब्दांनी या सरांचं सुद्धा कौतुक केलं आणि त्यातल्या त्यात आमचं सुद्धा त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद तर अशा प्रकारे सर आहेत की लोकांना खरंच मनापासून वाटते की बॉर्डरवरच्या लोकांना आपण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला तर आठवण काढतोच आणि त्यांना सॅल्यूट करतो पण तुम्हाला आता म्हणजे तुमच्या पूर्ण स्टाफला आम्हाला रोजच सॅल्यूट मारायची इच्छा होते त्यामुळे तुम्ही समोर आहात लोकांना दिसणार नाही पण नक्कीच तुम्हाला सॅल्यूट धन्यवाद तर म्हणजे सर मला आणखीन असं विचारायचं की कॉलनीमध्ये तर ठीक आहे आम्हाला दिसते की बांबू वगैरे लावलेले आहेत लोकांचे कॉल्स येतात किंवा सांगतात की फोटो काढून दाखवतात की बांबू लावले त्याच्यामुळे आतमध्ये कोण एंट्री नाही सोसायट्यांमध्ये काय तुम्हाला कंप्लेंट्स येतात प्रॉब्लेम्स येतात त्याबद्दल थोडंसं आमच्या वाकड पोलीस स्टेशन हद्दीत एक जवळपास तीनशे साठ सोसायटी आहेत आणि या सोसायटीचं एक फेडरेशन आहे आणि अतिशय चांगलं काम करत आहेत सोसायटी फेडरेशन जे आहे ते सगळ्यांना ज्या सूचना पोलीस देत आहेत ज्या सूचना महापालिका काढते ज्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालय काढतंय त्या सर्व सूचना लोकांपर्यंत त्यांच्या सभासदांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते अगदी उत्तम प्रकारे करत आहेत त्यानंतर सर्व लोकांना त्यांनी गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत ओके तुम्हाला मला असं वाटतं की आणखीन एक कॉल आलेला आहे आपण तो सुद्धा घेऊया हॅलो हॅलो हा तेजस्विनी मॅडम मी स्वाती बोलते आहे okay Swati yes yes Um, माझ्यासोबत आहे doctor Vivek sir yes sir yes ma'am yes बिलकुल बिलकुल म्हणूनच मी त्यांना कॉल केलेला आहे की आतापर्यंत सर तर तुम्हाला सगळ्यात पहिले नमस्ते नमस्कार सर मी तुमच्यासोबत हे बोलायसाठी फोन केलाय की आतापर्यंत पोलिसांची जी इमेज होती लोकांच्या मनामध्ये की पोलीस काय करतात काय नाही करत आणि हे शो करायसाठी भरपूर मीडिया पण सपोर्ट करायचा की पोलीस खरोखरच खूप काम करत आहे आणि आता ह्या कोरोनामुळे ते इतकं प्रूव्ह झालेलं आहे की तुम्ही खूप छान काम करत आहात आणि तुम्ही या कामासोबतच जी कविता सुद्धा बोललात किंवा गायलात खूप अप्रतिम होती धन्यवाद मला खूप आवडली ती आणि खरंच तुमचा काय एक्सपिरियन्स आहे तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय असं करता आणि तुम्हाला इतकं छान वाटतं लोकांसाठी करायला रात्रंदिवस ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुम्ही रात्रंदिवस एक करून सगळ्यांसाठी काम करत आहात एक कर्तव्य केल्याचं वेगळंच समाधान मानसिक समाधान मिळत असतं की आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत ते काम हा पोलीस हा एक सामाजिक डॉक्टर असतो समाजातलं जे वाईट अंग आहे ते काढून टाकण्याचं काम हा पोलीस नेहमी करत असतो आणि ज्या चांगल्या लोकांचं रक्षण सदरक्षण आहे खलनीकरण आहे हा आमचं ब्रीदवाक्य आहे आणि ह्या ब्रीदवाक्याला जागून जे चांगलं आहे त्या चांगल्या लोकांचं रक्षण करणं दुर्जनांचा नाश करणं हे एक आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून हे जे चांगले लोक आहेत आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या लोकांचं रक्षण करणं ते मग कुठलीही शक्ती असो ती दुष्ट असो गुन्हेगारी असो किंवा करोनासारखा संसर्ग असो या <laughs> सर्वांपासून रक्षण करणं हे आमचं आद्य कर्तव्य समजतो आणि हे केल्याचं मानसिक समाधान आम्हाला मिळतं बिलकुल सर तुम्ही कर्तव्य बोललात पण तुम्ही असं वाटत स्पेशली की कर्तव्यापेक्षा पण खूप काही पोलीस आता करताय एक दोन लोक एक मेडिकल फील्ड मधले आणि पोलीस लोक खूप खूप पूर्ण जीवदान देऊन करत आहे लोकांसाठी असं म्हणायला हरकत नाहीये तर तुमची सेफ्टी किती आहे या बाबतीत आम्ही मॅक्झिमम जास्तीत जास्त आम्ही सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतोय परंतु हा करोनाचा संसर्ग असा आहे की त्याचा संसर्ग कुठून होईल हे सांगता येत नाही तरी परंतु आम्ही आमच्या परीनं आमची आणि स्वतःची आणि कुटुंबियाची खूप काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय आणि लोकांना काळजी घेण्यासाठी सांगतोय आमच्या सगळ्यांतर्फे सगळ्या श्रोत्यांतर्फे तुम्हाला खूप खूप ऑल द बेस्ट शुभेच्छा की तुम्ही सगळ्यांची काळजी घेता घेतल्या आहे त्यासोबतच तुम्ही स्वतःची आणि परिवार thank you thank you you Swati जो आपने इतनी अच्छी बाती कही और सरांना इतक्या छान प्रकारे क्वेश्चनही विचारला आणि सरांना थँक्यू पण म्हणले त्यासाठी तुम्ही फोन केला त्यासाठी तुमचंही थँक्यू हा सर तुम्ही सांगत होते सोसायटीमध्ये कशा प्रकारे काम चालू सोसायटीचे जे फेडरेशन आहे फेडरेशन आणि सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी अतिशय चांगलं काम करतायत ते सोसायटीमध्ये सर्व भाजीपाला असेल धान्य असेल फळ असतील दूध असेल मेडिसिन असेल हे सगळं उपलब्ध करून देतात जेणेकरून सोसायटीचे जे सभासद आहेत त्यांना घराबाहेर जायचं काम पडणार नाही सोसायटीच्या आतच त्यांना सगळ्या वस्तू तिथल्या तिथं मिळतील आणि अशा रीतीनं जो संसर्ग होणार आहे बाहेर गेल्यानं तो संसर्ग टाळता येणार या दृष्टिकोनातून खूप चांगलं काम या पिंपरी चिंचवडमधल्या सोसायटी फेडरेशन करते सोसायटीचे अध्यक्ष सेक्रेटरी करतायत आणि वेळोवेळी ते आमचं मार्गदर्शन घेत असतात वेळोवेळी फोन करतात वेळोवेळी छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना ते विचारून त्या सगळ्या गोष्टी त्या इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतात आणि सोसायटींच्या सभासदांचं सुद्धा त्यांना खूप चांगल्या प्रकारे सहकार्य म्हणून आजपर्यंत कुठेही हा कुठल्याही सोसायटीमध्ये आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाल्याचं एकही उदाहरण नाही वा म्हणजे खरंच तुमच्या स्वतःच्या कामामुळे खरंच सगळे सोसायटी आज सेफ आहेत असं म्हणायलाही काही हरकत नाही मला असं वाटतंय हो अगदी बरोबर आहे आणि ते अशाच प्रकारे त्यांनी जर पुढेही काळजी घेतली लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तर नक्कीच त्या संसर्गमुक्त राहतील अशा मला नक्की खात्री आहे नक्की सर एक असा मला प्रश्न म्हणजे की प्रश्न नाहीये परंतु जसं की तुम्हाला जेव्हा लोक काही असे त्रास देतात किंवा नाही म्हणलं लॉकडाऊन मध्ये बाहेर पडायचं तरी गाड्या घेऊन फिरायचा प्रयत्न करतात त्यावेळी तुमची सिच्युएशन काय असते म्हणजे एक तर राग नसतो आनंद द्यायचा पण ती लोक राग जेव्हा आनंद देतात तेव्हा तुमची काय सिच्युएशन असते बऱ्याच वेळेला आम्ही वेगवेगळी त्यांना उदाहरणं देतो आणि आता बरेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेगवेगळे फोटो सुद्धा त्यांना पाहायला मिळत आहेत जसं तामिळनाडूमध्ये तामिळनाडूच्या पोलिसांचा एक फोटो होता की जिथं ज्यावेळी हे लोक बाहेर पडतात त्यावेळी पोलीस त्यांना अडवतात आणि एक अँब्युलन्स ठेवलेली असते आणि त्याच्यात आज कोरोना पेशंट लिहिलेलं असतं आणि त्याला पकडून ते अँब्युलन्समध्ये घालण्याचा हो, प्रयत्न करतात तो घाबरून पळून जातो अशा प्रकारचे काही कृत्या लढवतात आता आमच्या इथे आम्ही बऱ्याच वेळेला मॉर्निंग वॉकला जे बाहेर पडतात त्यांना सुद्धा आम्ही पकडून त्यांच्याकडून योगा करून घेतल्या काही जणांकडून पाट्या तयार करून घेतल्या की बाबा मी अपराध केलेला आहे मी संसर्ग पसरवण्याचा अपराध केलेला आहे वगैरे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या लढून आम्ही त्यांना ह्या गोष्टीपासून बाहेर पडण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच आणि खरंच मला असं वाटतं की लोक या सगळ्या गोष्टींचा खरंच विचार करतील आणि खरंच नाही बाहेर पडतील आणि त्यामुळे ते सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युट आहे सरांसाठी की तुम्ही जर घरात बसले व्यवस्थित राहिले तर नक्की तुमची काळजी घेणारे सुद्धा जे आहेत जे दिवस रात्र आपल्यासाठी झटतायत ते सुद्धा स्वतःची काळजी घेऊ शकतील तर आपण आणखीन खूप साऱ्या गोष्टी बोलणार आहोत सर आपल्याला एक खूप छान अशी स्टोरी पाठवलेली आहे कारण बऱ्याच वेळी एक ना तुम्ही जसे मगाशी म्हणले की नानाला दोन बाजू असतात <clears throat> काही लोक बाहेर पडतात तेव्हा आपण म्हणजे की पोलीस त्यांना मारतात की का घराच्या बाहेर पडलाय पण त्याच्याही उलटी एक बाजू आहे ती स्टोरी मला पाठवलेली आहे तर नक्कीच मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे सर्व श्रोत्यांनाही पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोते तुम्ही कुठेही जाऊ नका आणि ऐकत राहा रेडिओ पुणे आवाज एकशे सात पॉईंट आठ आनंदी राहा आणि आनंद लुटा मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा एकशे सात पॉइंट आठ एफ एम आनंदी रहा आणि आनंद लुटा छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोतो मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते रात के हम सफर या शो मध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विवेक सर आणि बऱ्याच गोष्टी आज आपल्याला क्लिअर झालेल्या आहेत त्यांनी त्यांच्या कवितेद्वारे त्यांच्या प्रत्येक संदेशद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा प्रकारे आता सध्या पिंपरी चिंचवडची परिस्थिती अतिशय चांगली आहे म्हणजे अजूनही काही प्रॉब्लेम नाहीये कुठे त्यांना आढळून नाही आलेला परंतु तर ह्याच्या पुढे सर जसं आता लॉकडाऊन तीन मे पर्यंत आहे तीन मे नंतरची काय परिस्थिती होऊ शकते तीन मे नंतर लॉकडाऊन वाढेल का नाही यावर विचार सुरू आहे वरच्या पातळीवर अच्छा परंतु लॉकडाऊन वाढेल वाढलं किंवा लॉकडाऊन उठलं तरी लोकांनी अगदी काळजी घेणं गरजेचं आहे तोंडाला मास्क लावणे हात वारंवार धुणे हाताला सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या सर्व महत्वाच्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत लॉकडाऊन जर नाही उठलं तर आपण आपल्या घरी राहायला पाहिजे उठल्यानंतर मग ह्या सर्व गोष्टी पाहून आपण आपलं दैनंदिन कर्तव्य जे काही विहित केलेलं आहे ते केलं पाहिजे ओके आणि त्यामध्ये आपला एक कॉल आलेला आहे हॅलो हॅलो कोण बोलताय कुठून बोलताय नमस्कार डॉक्टर नारायण सूर्यवते बोलतोय वाकड कायवाडी फाटा ओके डॉक्टर नारायण सर तुमचं खूप खूप स्वागत आहे रात की हमसफर या शो मध्ये धन्यवाद तुम्हाला काय तुम्हाला काय बोलायचं असेल किंवा काय विचारायचं असेल विवेक सरांसोबत ते बोलू शकता हो हो सरांचं मी सर्वप्रथम हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद सर आणि सर तुम्ही वाकड परिसरामध्ये जी सेवा ह्या कोविड नाईन्टीनच्या युद्ध पातळीवर जे आपत्ती व्यवस्थापनाचं जे काम सुरू केलेलं आहे ते अगदी उत्तम प्रकारे आणि cent percent I will give you hundred out of hundred marks I wish you all the best for your further progress आणि लवकरात लवकर आपल्या सगळ्याच्या सहकार्यातून आपण कोविड नाईन्टीनच्या आउटब्रेकमधून बाहेर येऊ खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर तुमचे आभार तुम्ही आम्हाला कॉल केला आणि सरांना शुभेच्छा दिल्या त्यासाठी तुम्हाला काही सर तुम्ही आज डॉक्टर आहात तर डॉक्टरांनी सुद्धा काय काळजी घेतली पाहिजे सर्व लोकांनी ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता सर्व श्रोत्यांना मी सरांना आपल्या सगळ्यांना आणि सर्व श्रोत्यांना एवढी माझ्या परीनं एवढं सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपली ओन व्हॅक्सिन आपल्या सोबत ठेवणे स्वतःची ओन व्हॅक्सिन म्हणजे रोजचा तीस ते पंचेचाळीस मिनिटाचा व्यायाम अगदी योग्य आहार व्यवस्थित जेवण घेणे चांगला प्राणायाम करणे आणि ध्यान करणे मेडिटेशन करणे जेणेकरून की वाईट विचार किंवा सारखे विचाराचं चक्र आपल्या डोक्यात चालू राहणार नाही जेणेकरून आपण आपली प्रतिकार क्षमता शंभर टक्के चांगली ठेवू आणि गव्हर्नमेंटच्या आदेशानुसार किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कडून जे काही सोशल डिस्टन्सिंगचं जे व्हॅक्सिन भेटलेलं आहे ते व्हॅक्सिन आणि स्वतःचं ओन व्हॅक्सिन या दोन गोष्टी सोबत घेऊन हा लढा आपण पूर्णपणे जिंकू शकतो नक्कीच खूप छान गोष्ट तुम्ही सांगितली आणि या सगळ्या गोष्टींचं मला वाटतं सगळेच पालन करणार आहेत एकदम व्यवस्थित पद्धतीने सर फोन केला त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि विरोध सरांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला आम्ही सांगतो की हे सगळं करत असताना तुम्ही पण तुमच्या सर्वांच्या तुमच्या टीमच्या प्रकृतीची काळजी घेणं पण तेवढंच गरजेचं आहे ती काळजी घेऊन सगळे तुम्ही कामं करत आला धन्यवाद नक्कीच तर अशा प्रकारे म्हणजे की सगळ्यांनाच कौतुक वाटते सर तुमचं खरं मनापासून तर या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगत होते सर की तीन मे नंतर काय परिस्थिती असू शकते आता मी सांगितलं जसं तीन महिन्यानंतर लॉकडाऊन उठू शकतं लॉकडाऊन कायम राहू शकतं त्या दृष्टिकोनातून आपण आता आपल्या सर्वांची मानसिक तयारी करणं गरजेचं आहे आपण नेमकं काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे या गोष्टी आपण निश्चित करायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपली वर्तणूक कशी राहील आपण सोशल डिस्टन्सिंग कसं पाळू आपण स्वतःची आणि आपल्या कुटुंबियाची आणि आजूबाजूच्या लोकांची काळजी कशी घेऊ यावर सर्व कोरोना संसर्गाचं यशापयश अवलंबून आहे खरंच या सगळ्या गोष्टींचा आपण खरंच सरांनी जसं सांगितले मानसिक तयारी आणि खरंच आपण सगळ्यांनी या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे आणि त्यांना मात्र सगळ्यांनी खूप मनापासून सहकार्य केलं पाहिजे आणि सहकार्य इथून आहे की सर रेडिओ पुणे देवाच्या संपूर्ण टीमकडून स्पेशली आरजी सुनीकडून हॅट्स ऑफ पुन्हा एकदा सर आणि जाता जाता आज सर्व श्रोत्यांना ओव्हरऑल काय मेसेज देऊ शकता पोलिसांचे निर्देश पाळा कोरोनाचा संसर्ग टाळा शॉर्ट बट स्वीट हा म्हणजे छोट्या शब्दामध्ये खूप काय सांगून गेले सर त्यामुळे तुम्ही उगाच अफवा जे पसरताना की सर लाठी वगैरे मारतात बिलकुल नाही खूप प्रेमाने तुम्हाला ते सांभाळण्याचा प्रयत्न करता आणि जाता जाता आपल्याला आणखीन एक कॉल आलेला आहे तो सुद्धा घेऊया हॅलो हॅलो कोण बोलते कुठून बोलतोय मी शिवकुमार बोलतोय वाकड मधनं एनआरएस हॉस्पिटलमध्ये माझी फार्मसी आहे एनआरएस मेडिकल नावाने ओके हो हो मॅडम हां तर तुम्हाला सरांशी काय बोलायचंय का सरांशी हे बोलायचं की आज ज्या मध्ये आपलं डिपार्टमेंट सगळं काम करत आहे ते खूपच कौतुकास्पद वाटतंय आणि आज मला सुद्धा हे फील होत आहे की आज मी माझ्या मध्ये काय अर्न करतो हे इम्पॉर्टंट नाहीये तर लोकांना आज सर्व्हिस मिळते आम्ही सगळं बसून देतोय आणि तुम्ही सगळे रस्त्यावर फिरून त्यांना थांबवताय त्यांची काळजी करताय आज कसं जे काम चाललंय ते साधू संतांप्रमाणे पुस्तक चाललंय की लोकांना बऱ्याच लोकांना काही कळत नाहीये ते येतात बाहेर पण आज चांगुलपणाने सांगण्याचं थांबवण्याचं काम जे करताय तुम्ही ते खूप म्हणजे तुम्हाला सल्यूट करायची इच्छा होती धन्यवाद सर खूप खूप हो, धन्यवाद फोन केल्यासाठी सर तुमचे येस धन्यवाद तर अशा प्रकारे श्रोतो बऱ्याच गोष्टी सरांकडून कळल्या आणि खरंच खूप सुंदर त्यांनी मेसेजही दिला त्यासाठी सरांचं मनापासून धन्यवाद की सर एवढ्या ड्युटीमध्ये असून सुद्धा तुम्हाला सगळ्यांना तुम्ही दिसत तर नाही आम्हाला आणि आम्ही तुम्हाला दिसत नाही पण तुम्हाला सगळ्यांना मला नक्की सांगायला आवडेल की अजूनही ते स्वतः युनिफॉर्म मध्ये आहेत त्यामुळे या गोष्टींचा नक्कीच तुम्ही विचार केला पाहिजे आणि उद्या पुन्हा भेटणार आहोत कारण शो तर सक्की संपलेला आहे पण उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत रातके आमचं या शो मध्ये विथ आरजी तेजस्विनी आणि तर ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम कारण तुम्हाला रोज काही ना काही नवीन नवीन गोष्टी ऐकायलाही मिळतील आणि काहीतरी नवीन गोष्टी कळतीलही त्यासाठी तुम्हाला रोजच ऐकावं लागेल रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आणि आनंद लुटा Thank you.